या सभेच्या सुरुवातीला माणिक वर्मा यांचं शास्त्रीय गायन रागे मधमाच सारंग विलंबित ख्याल एकताला ते बोल आहेत रंगले मोहे श्याम आणि त्रुत त्रितालात बोल आहेत सांज भाई ना खरा आहे माणिक वर्मा राग मधमाच सारंग रविदे Yeah. baby. गायलेला राग मदमात सारंग आता आपण ऐकल्यात शास्त्रीय गायनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या